कान्होबा देवाशी भांडले ते अभंग सदतीस दुःखी दुभागली हृदय संपुष्ट गहीवरे कंठ दातत आहे ऐसे काय केले सुमित्रा सखया दिले टाकून या वना माझी आक्रंदती बाळी करुणा वचनी त्या शोके मेदिनी फुटू पाही काय हे सामर्थ्य नवते तुझ पाशी संगे न्यावयासी अंगभूता तुझ या मा कोणी नाही सखा उभय लोके तुका तुझ विन कान्हा म्हणे तुझ्या वियोगे पोरटी जालो दे रे भेटी बंधुराया माझे हृदय दुःखाने दुभंगले आहे आणि माझा कंठ गहिवरून आला आहे हे सख्या सुमित्रा तू मला या वनामध्ये टाकून देऊन असा का गेलास करून वाणीने बालकी या ठिकाणी रडत आहेत त्यांच्या शोकामुळे पृथ्वी जणू फाटून जात आहे तुझे अंगभूत असलेले आम्ही असून आम्हाला बरोबर न्यायला तुझ्यामध्ये काही सामर्थ्य नव्हते हे तुकिया बंधू उभय लोकांमध्ये तुझ्याशिवाय मला दुसरा प्रिय असा सखा कुणी सुद्धा नाही कानोबा म्हणतात हे बंधुराया तुझ्या वियोगामुळे आम्ही आता पोरके झालोत म्हणूनच तू आम्हाला एकदा येऊन भेट दे सख्यत्वाशी गेलो करीत सलगी नेनेची आभागी महिमा तुझा पावलू आपुले केलेला हे रास निर्दय वापरीस काय होयो कष्टविलासी म्या चांडाळे संसारी वरी तरी उपदेशी उचित अनुचित सांभाळले नाही ना म्हणे काही बोलू आता हे तुकोबा राया आम्ही खरोखर तुझी किंमत ओळखली नाही सख्यत्वाच्या नात्यामुळे आम्ही तुझ्याशी सलगीने वागलो पण आम्ही आभागी लोकांनी तुझे मोठे पण कधी समजून घेतले नाही आमच्या वागण्याचे दुर्दैव फळ आम्हाला मिळाले दुर्दैवी लोकांना पुरेसाची खरोखर किंमतच कळत नाही मी चांदाळाने या संसारात तुला फार कष्ट दिली आणि अद्यापपर्यंत मी तुला उपदेश करीतच राहिलो होतो कान्होबा म्हणतात मी योग्य आणि अयोग्य कोणते या विचाराने कधी वागलो नाही आता मी तुला काय सांगू असो आता काही करो या ग्लांती कोणा हो कुलती येईल येथे करू काही दिस राहे तो सायास जो त्या लागास भावाशी करिता रुदना वापुडे म्हणते आणते कामा कोणी तुकया बंधू म्हणे पडील यावनी विचारतो म्हणे बोलीला आहे जी गोष्ट घडून गेली त्या गोष्टीचा आता पश्चाताप करून काय उपयोग आहे या ठिकाणी आमच्याविषयी कुणाला काही क्यू सुद्धा येणार नाही आपला भाऊ ज्या मार्गाने गेला त्या मार्गाचा लाभ करून घेण्यासाठी काही दिवस आपणही प्रयत्न करायला हवेत उगीच रडत बसल्यास लोक बापडा म्हणतील आणि आपली क्यू करतील पण अंतकाळी कुणी सुद्धा आपल्या उपयोगी पडणार नाही तुकया बंधू कानोबा म्हणतात या वनामध्ये पडल्यानंतर जो विचार मनामध्ये आला तोच मी बोलून दाखवला सरफडी सरफडो शोके शोक होई मुळा आहे धीरापाशी कल्पथचे मजुवायचे हे पाहता करावी ते चिंता मिथ्या खोटी न चुकी होणार सांडिल्या शुरत्वा फुकटची सत्वा होईल हानी तुक या बंधू म्हणे दिल्या बंद म्हणा वासुनी निधाना न पविजे आता उगीच चरफडून काय उपयोग होणार आहे चरफडीने चरफडच वाढत जाते आणि शोकाने शोक वाढतो पण धीर धरला म्हणजे मात्र कार्य साधू शकते कार्याचे मूळ धीरामध्येच असते अशा प्रकारे विचार करून असे वाटते की चिंता व्यर्थपणे करणे निरर्थक आहे शौर्य किंवा धीर सोडल्याने होणारी गोष्ट कधी चुकत नाही तसे न केल्यास मात्र फुकटची सत्वहानी होते तुकया बंधू म्हणतात मनावर नियंत्रण ठेवल्याशिवाय स्वसुखाच्या ठेवेची कधी प्राप्ती होत नाही न लगे चिंता आता अनुमोदन राहता आले मुळ भ्राता गेला त्याचे हर वेद्या येते आहे ते सुकानू धरी तो कवळून पाय दोन्ही त्याचे त्याची या मुखे पडिले ठावे न लगे सारावे मागे पुढे तुक या बंधू मनी करील बेटी भावा सोडिन ते धवा या विठला आता कोणत्याही प्रकारची चिंता करायला नको कुणाचे अनुमोदन घ्यायला नको मला माझा भाऊ गेला याचे कारण समजले ज्याच्या हातामध्ये सर्व सूत्रे आहेत असा तो एकच देव या ठिकाणी घरभेदीचे काम करणार असून त्याच्याच पायाला मी मिठी मारून बसलो आहे हे त्याचेच काम असल्याचे मला त्याच्या तोंडाने समजले आणि या बाबतीमध्ये मागे पुढे करण्याची आता गरज नाही तुकया बंधू म्हणतात हा विठ्ठल जेव्हा माझ्या भावाची भेट घडवून आणली तेव्हाच मी त्याच्या पायांना मारलेली मिठी सोडन मूळ स्थळ ज्याचे गोमतीचे तिरी तो हा सारी दोरी खेळवितो ऐशी ही कळली असावे सकळा चोर त्या वेगळा नाही तुझा वैष्णव ही हिरुत याचे पाळती खून ही निरुती सांगितली तुक या बंधू म्हणे आले अनुभवासू ते निचा मासू नागविली गोमतीच्या तीरावर ज्याचे निवासस्थान आहे तोच सर्वांना नाचवणारा सूत्रधारी ईश्वर आहे असे सर्वांना समजले असावे त्याच्याशिवाय दुसरा चोर कुणीच नाही हे वैष्णव हे हेर असून त्याच्या नित्य पाळतीवर असतात त्यानेच ही खरीखुरी खून मला सांगितली आहे तुकया बंधू म्हणतात हीच गोष्ट माझ्याही अनुभवाला आली असून त्यानेच आम्हाला फसवले आहे बाराती निर्गुणा नष्ट नारायणा घर बुडोपणा भेटलासी एके घरी कोणी कोणाशी न धरी ऐशी अपरांपरी केली आम्हा कान्ना म्हणे कारी निष्काम देखिली म्हणून मनाली करीतोशी हे देवा तू निर्गुण असून सुद्धा अतिशय निष्ठूर आहेस आमचे घर बुडवणारा बरा तू आम्हाला भेटलास एकाच घरामध्ये कुणी कुणाचा विश्वास किंवा संबंध धरीत नाही अशी तू आमच्या घरची सर्व दुर्दशा करून टाकलीस कान्होबा म्हणतात तुला आम्ही निष्काम म्हणून पाहिले म्हणून काय म्हणाला येईल त्याप्रमाणे तू करतोस दधिन दधिन तुझ्या न दधिन द्या ऐशे काय वेड्या चले केली तरी बरी मज भेटी भावासू नाही तरी नास आरंभिला मरावी मारावी या आले प्रसंगा बरे पांडुरंगा कळले सावी तुकया बंधू म्हणे तुझे माझी उरी उडाली न धरी भिड काही देवा तुझी फजिती करून मी तुझ्या कीर्तीचा अगदी चिंधड्या करून टाकीन हे वेड्या देवा तू आमचे असे काय जाणले आहेस माझी आणि माझ्या भावाची भेट घडून आणलीस तर बरे नाहीतर मी असा नाश करायला निघालो आहे हे देवा आता हा प्रसंग असा आहे की आपण तरी मरावे किंवा तुला तरी मारावी हे आता आम्हाला सर्व समजून चुकलं आहे तुकिया बंधू म्हणतात देवा तुमची आणि आमची आता काही मर्यादा राहिली नाही म्हणूनच मी तुमची भीड धरत नाही भुक्ते मुक्ती तुझे जळो ब्रह्मज्ञानू दे माझ्या नोनी भावावेगी वृद्धी सिद्धी मोक्ष ठेवी गुंडाळून दे माझ्या नोनू भावावेगी नको आपुलिया नेऊ वैकुंठाशी दे माझ्या भावाशी वेगी नको होऊ काही होशील प्रसन्न दे माझ्या भावा भावावेगी तुक या बंधू म्हणे पाहू नाही तरी हत्या होईल शरी पांडुरंगा नाना प्रकारचे भोग मुक्ती ब्रह्मज्ञान या सर्व गोष्टीला आग लागू दे तू आधी माझ्या भावाला आणून दे हृदिष्ट आणि मोक्ष यांना तू गुंडाळून ठेव पण माझ्या भावाला आधी तू लवकर आणून दे त्याला आणि मला हे हवे तर तुझ्या वैकुंठाला घेऊन जाऊ नकोस पण त्याला माझ्यासमोर हजर कर तुला जर प्रसन्न व्हायची नसेल तर होऊ नकोस पण माझ्या भावाला आणून दे खया बंधू म्हणतात हे पांडुरंगा यासंबंधी तू नीट विचार कर नाहीतर हत्येचा दोष तुझ्या शिरावर येईल मुख्य आहे अम्मा मातेचा पटंगा तुझ पांडुरंगा कोण लेखी नको लावू आम्हा सवे तू तोवरी पहा दुरवरी विचारुनी साही संतजनो केले महाराजू न घडी आता तुझो भेन मी तुकया बंधू म्हणे ऐके ऐक्यता वाढते अनंता दुखे दुख आम्हाला मुख्यत्वे करून मातेचाच आश्रय आहे पण पांडुरंगा तुला कोण किंमत देईल जोपर्यंत या संतांचा आम्हाला आधार आहे तोपर्यंत आम्हाला तुझी सवय लावू नकोस नीटपणे तू दूरदृष्टीने विचार करून पहा संतजन हे आपल्याला सहाय्यभूत करून घेतले आहेत आता मी तुला अजिबात भीत नाही तुकया बंधू म्हणतात देवा एकीने एकी वाढते आणि दुःखाने दुःखच वाढत जाते नये सोमसरे उपचाराची हरी कर करेचे करी काळे तोंडू माग तो तुके जोडून या करू ठेवून या शिरू पायावरी तुम्हा के ठाई सहवासू येथे द्वैत द्वेष काय बरा तुकया बंधू मने बहुता बहुता रीती अनंता विनंती परिसाविही हे देवा सौम्य उपचारांना बरोबरी नसल्यामुळे या कटकटीचे तोंड काळे होईल असे कर हात जोडून आणि पायावर मस्तक ठेवून मी तुला एवढेच मागतो आहे देवा तुमचे आमचे वास्तव्य एकाच ठिकाणी असून या ठिकाणी द्वैत किंवा द्वेष चांगला नाही तुकया बंधू म्हणतात हे अनंता अनेक रीतीने मी तुम्हाला विनंती करीत आहे माझी ही विनंती तुम्ही ऐका लालूचाईसाठी विषयी भावा परी मी जान देवा जिरोने दे असू द्या निश्चय हा मनी मानसी घातली ये विषयी दृढ कासू मज आहे बोळू आळीचे सबळू फोडी नांत्राळू हृदय तुझे करुणारसे तुकया बंधू मने भुलवितू काढून घेईन निज वस्तू अरे काहीतरी लोभासाठी माझ्या भावाला तू बळकावलेस पण देवा ही गोष्ट काही तुला पसू देणार नाही तुम्ही आपल्या मनाला असा निश्चय करून ठेवा की यासंबंधी दृढ मनाने मी कास घातली आहे हट्ट करण्याचे सबळ बळ माझ्याजवळ असल्यामुळे मी त्यामुळेच तुझे हृदयरूपी आकाश फोडून टाकीन तुकया बंधू म्हणतात करुणेच्या रसाने तुझ्या हृदयाला मी बोलवीन आणि मी आपली निजवस्तू तुझ्यापासून काढून घेईनच तुझी वर्मिया माठावी नारायणा परी तू शहाणा होत नाही मग काला बोली हाका देते वेळी हो तोशी परी डोळी नुघडशी जाणून अज्ञान करावे मोहरी खोटी खोडी हेरी तुझी देवा तुक या बंधू म्हणे कारण प्रचिती पाहतो वेळ किती तेच गुण हे देवा तुझी सर्व वर्मी आम्हाला माहीत आहेत तरी सुद्धा तू काही अजूनही शहाणा होत नाहीस तुला हाक मारली की तू फार कासावीस होतोस पण तुझे काही डोळे उघडत नाहीत देवा तुम्ही सर्व काही जाणता आणि अज्ञान दाखवता ही तुम्हाला फार वाईट खोड आहे तुकया बंधू म्हणतात अशी ही तुझ्या एकंदर कृत्याची प्रसिद्धी आहे कित्येक दिवस मी तुझे हे गुण पाहत आलो आहे अवघी तुझं बाळी सारखी नाही ते नवल वाटते पांडुरंगा म्हणता लाज नाही सकळांची माऊली जवळ धरली एके दुरी, एका सुख द्यावे घेऊन येऊ संगा एक दारी गळा श्रमविती एका नवनीत पाजावे दाटून एके अन्न अन्न करीतील एके वाटतील न वजावी दुरी एकांचा मसर जवळ येता तुक या बंधू म्हणे नावडते त्यास कास याव्यालास नारायणा देवा ही सर्व तुझीच मुले आहेत आणि तुला ही तुझी मुले सारखी वाटत नाहीत याचे मला फार नवल वाटते मी सर्वांची आई आहे असे म्हणताना तुला लाज कशी वाटत नाही काही ना तू अगदी जवळ केलेस आणि काही ना दूर लोटलीस कित्येकांना तू मांडीवर घेऊन सुख देतोस तर कित्येकांना आपल्या दारात आक्रोश करायला लावतोस आणि त्यांना दमवतोस कित्येक जणांना बळानेच दूध पाचतोस आणि कित्येक जणांना अन्न अन्न करायला तू लावले आहेस कित्येकाविषयी तुला असे वाटते की त्यांनी दूर जाऊ नये आणि कित्येक जवळ येताच तू त्यांचा मत्सर करतोस या बंधू म्हणतात हे देवा तुझी जी ही नावडते आहेत त्यांना तू जन्म तरी का दिलास निनाव हे तुला नाव रे विठ्ठला बरा शिरविला फाटक्यामध्ये पाऊ काहीतरी विचारिले पाप पुण्य ऐसे केले भुरळी घातली एकाएकी भावासी मुद्रा धारण माळा टिळी बोल रसाळू कोवळी हाती फाशांचे गुंडाळी कोण चाळे ग्रहस्थाही या बंधू म्हणे मिश्किणू करीतोशी देखोनू पहादुरीवरी विच्छिन्नू केला परी संसारू देवा तुला नाव नाही निनाव हे तुझे नाव आहे आणि ते नाव तुला फार शोभून दिसते अशा प्रकारे फाटक्यामध्ये तू पाय बरा गुंतवला आहेस तू जे पाप पुण्य केले आहेस त्याचा कधीतरी काही विचार केलास का माझ्या भावाला एकाएकी अशी तू भुरळ घातलीस नाना प्रकारच्या मुद्रा धारण करणे तिळेमाळा करणे रसभरीत असे मृदू भाषण करणे हाताला फाशांचे गुंडाळे घेणे असे ग्रहस्थाला अशा प्रकारचे चाळी कशासाठी लावली तुकया बंधू म्हणतात देवा तू जाणून बुजून लुच्चगरी करणार आहेस आमच्या संसाराची सर्व पांगापांग झाली सर्व वाट लावली याचा तूच विचार कर नाही घटिका मनशी लाग लागला तुझपाशी पडिला ऋषिकेशी जाब सकळ करणे माझे नेले पांघरुण ठावी असून दुर्मळ दिन मानसा मधून उठविले खानोर्या आम्ही हे जगवणी होतो पाणी संधी देव देव करुणी जालाशी कोठोनी पैदा चोरा देहाच्या तुक या बंधू म्हणे केली उघडे मजाची उमगिली ऐशी काय गेली होते तुझो न पुरते हे देवा तुझा मार्ग आम्हाला आता सापडलाही आता घटकेचा वेळ नाही असे म्हणशील तर ते काही चालणार नाही कारण सर्व जबाबदारी तुझ्याकडेच येते देवा मी दीन आणि दुर्बळ आहे असे तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही माझे पांघरूनच नेलेत अरे खाणाऱ्या चोरा तू असे मला माणसातून का उठवलेस आम्ही देवदेवाच्या तुझ्या नावाने भजन करून टाळ्या वाजवित होतो आणि तू संधी साधून या देहाच्या ठिकाणी चोरासारखा कुठून तरी प्रकट झालास तू गया बंधू म्हणतात अशा प्रकारे तू आम्हाला उघडे केलेस हे समजले देवा तुला पुरणार नाही असे काय रे तुझ्या जवळचे गेले होते कनवाळू कृपाळू उदार दयाळू मायाळू म्हणवी तुसो परी केवळू गळे काटू दिसतोशी काय केले होते आम्ही सांग तुझे एक जन्मी झालाशी जो स्वामी एवढी सत्ता करावया भलेपणाचा पवाडा बरा गाविला रोकडा करुणी बंधू मेढा जोडा माझा विखंडिला तुक या बंधू म्हणे भला कैसे म्हणता ते तुझला जीवा मुचा नेला अंत पाहिला काहीतरी देवा तू फार मोठा कनवाळू कृपाळू उदार आणि दयाळू आहेस ममताळू आहेस असे स्वतःही समजतोस पण मला तर केवळ तू गळा काकू आहेस असा वाटतोयस या एका जन्मामध्ये आम्ही तुझे काय केले होते ते सांग की तू एवढी सत्ता आमच्यावर गाजवायला आलास तू आमचा स्वामी होऊन राहिलास तुमच्या चांगलेपणाची कीर्ती तुम्ही लोकांमध्ये उघडी करून दाखवली माझ्या भावाला स्वतःच्या नादी लावले त्याला वेडे केले आणि आमच्या बंधूच्या मध्ये चांगली ताटातूट घडवून आणलीस या बंधू म्हणतात तुला चांगले कसे म्हणावे रे तू तर आमचा जीव घेऊन गेलास या संबंधी आमचे काय होईल हे काही पाहिलेच नाहीस आता कळू आले गुणू अवघेचे यावरून चोखट लक्षण धरिले हे घर घेणे या नावे कृपा सिंधू मनवितोषी दिनबंधू मज तरी मैंदू दिसतोशी पाहता अमळ दया नाही पोटी कठीण तैसाची कपटी अंधळ्याची काठी माझी गुदरशीच नाम तुकया बंधू म्हणे पुरता नाही म्हण बरे अनंता हेरवी असता तुझा घोटू भरी येला आम्हाला तुझे चांगलेच गुण समजले आहेत तू हा चांगुलपणा धारण केला आहेस ते तुझे घर घेण्याचेच लक्षण चांगले आहे हे दिनबंधू कृपाशंधू या नावाने तू स्वतःला म्हणून घेतोस पण नीट पाहू गेलो तर मला मात्र तू कपटी वाटतोस तुझ्या पोटामध्ये थोडी सुद्धा दयामाया नाही तू कठीण हृदयाचा असून कपटी सुद्धा आहेस माझी आंधळ्याची काठी तू नाहीशी केलीस हिरावून घेतलीस तुकया बंधू म्हणतात तू आम्हाला पूर्ण घोट घेता येईल इतका सुद्धा मोठा नाहीस नाहीतर मी तुझा घोटच घेतला असता काय सांगू ऋषिकेशा आहे अनुताप आला ऐसा जड़ावयासी निमिषा निमिष लागू नेदावी माझे बुडविली गुरु लेकरे बाळे दारू दारू लाविली कहारू तारा तिर करोनी जीव घ्यावा किंवा द्यावा तुझा पुला केशवा इतुके उरली आहे भावाची या निमित्ते या बंधू म्हणे जगू बरे वाईट म्हणू मगू या कारणे परी लागू न संडावा सर्वथा देवा मी तुला काय सांगू अशा प्रकारचा अनुताप मला झालेला आहे खरे तर आमचे पाप गिळायला तुला एक क्षण सुद्धा लागत नाही पण उलट माझेच घर तू बुडवलेस मुलाबाळांना दारोदार पाठवलेस सर्वांचीच ताटातूट होऊन आक्रोश करायला लावलेस केशवा माझ्या भावासाठी मी जीव द्यावा किंवा तुझा जीव तरी घ्यावा एवढेच आता बाकी राहिले आहे तो बंधू म्हणतात मग जग मला या कारणामुळे बरे म्हणो की वाईट म्हणो मी काही तुझा या कामी पाठलाग कधीच सोडणार नाही माय बापने माल्यावरी घातले भावाचे आभारी तो ही परी हरी तुझ झाला असमाई हे का भक्तीचे उपकारू नांदते विध्वंशली घरू प्रसन्नता व्यवहारू शेवटी हे झालाशी एका जीवावरी हो तो दोन्ही कुटुंबारी चाळवतो तो तरी तुझ येतो निर्लज्जा तुक या बंधू म्हणे मला अनेक काय म्हणावे तुला वेळा त्याने केला तुझ सवे संबंधू आई वडील गेल्यानंतर मला भावाच्या पदरी घातली पण देवा हे सुद्धा तुला असह्य झाले देवा आम्ही तुझी भक्ती केली त्याचेच हे उपकार की काय चांगले नांदते असणारे घर तू आमचे विध्वंसून टाकलेस अशा प्रकारचा तू व्यवहार का केलास एका जीवावर आमची दोन्ही कुटुंबी अवलंबून होती पण या माझ्या भावाला हे निर्लज्जा तू फसवलेस तुकया बंधू म्हणतात असा तू फार चांगला आहेस आणखी आम्ही तुला काय म्हणू आमचा भाऊच वेडा होता म्हणूनच त्याने तुझ्याशी संबंध ठेवला पूर्वी पूर्वजांची गती हेची आई केली होती सेवी लावणे श्रीपती निश्चिंती केली तयांची कारी पाठी लागलासी ऐसा सांग ऋषिकेशी अद्याप न राहसी अंत पाहसी किती म्हणू जन्मांतरी जावा आम्हा आपणा केशवा निमित्त चालवा काही सयास्तव हे तुक या बंधू म्हणे देखना किती होशे नारायणा देखू सकवेना खातयाशी न खात्या आमच्या पूर्वजांची सुद्धा अशीच गत आम्ही ऐकली होती की देवा त्यांना आपल्या सेवेला लावून तू त्यांची निश्चिंती केलीस हे देवा असा आमच्या पाठीशी तू का लागला आहेस हे तरी तू सांग अजून सुद्धा तू स्वस्त राहत नाहीस किती म्हणून तू असा आमचा अंत पाहणार आहेस केशवा जन्म जन्मांतरीचा असा हा दावा तुमचा आमच्यामध्ये आहे कशासाठी उगीच आपले निमित्त चालवता तुकया बंधू म्हणतात मसराने तू आंधळा तरी किती होणार आहेस तू न खाणारा असल्यामुळेच दुसरे कोण जर चांगले करून खात असेल तर ते तुला पाहत नाही निसूर संसार करून हो तो पोट भरून केली विवशी निर्माणू देवपण दाखविले ऐसा काढिला निसू काय म्हणू सहित वंशू आणिले शेवटासू हा उस तरी नपुरे उरलो पालव्या शेवटी तेही न देखवी दृष्टी दोघामध्ये तुटी रोकडीची पाडिली तुकया बंधू म्हणे गोडू बहु झाली अति वाडू म्हणून का बुडू मुळ्यासही तू खावी अरे चांगला पोटभर संसार करून मी सुखाने राहत होतो पण तू देवपण दाखवून एक नवेच पिशाचे निर्माण केलीस त्याने असा काही निकाल केला की आमचा सर्व वंशच नाहीसा केला सर्व काही अखेरीला येऊन ठेपले आहे तरी सुद्धा त्यांची हौस काही फिटत नाही शेवटी आम्ही पाल्याप्रमाणे उरलो तेही त्याला डोळ्याने पाहले नाही उघड उघड आम्हा दोघा भावामध्ये त्याने कायमचीच तुटी निर्माण केली तुकड्या बंधू म्हणतात एखादे झाड मोठे आणि गोड झाले म्हणून काय ते त्याच्या मुळ्यासकट उपटून खावे बरा जाण तुशी धर्मनिती उचितानुचित श्रीपती करू येते राती ऐशी डोळे झाकुनी आता जाव काय कैसा देशी तो दे जगदिशा आणि लावूळसा आपना भूता सेवेची या सुखास्तू बळे धरिले अज्ञान तू येईल परी हा भाऊ ज्याचा त्यासी कारणा तुक या बंधू म्हणे नाही आता मा बोल काही जडून या पायी तुझे त्वाची घेतले हे देवा तू उचित आणि अनुचित आणि खरी धर्मनीती काय आहे हे तू चांगले जाणतोस म्हणूनच तुला डोळे झाकून अशी रात्र करता येते हे जगदीशा आता तू याचा जाब कसा काय देशील तुझ्या भोवती मी हा असा प्रश्नांचा भोरा तयार केला आहे भक्तांच्याकडून सेवेचे सुख घेतोस आणि ते सेवेचे सुख तुला घेता यावे म्हणूनच उगीच तू हे अज्ञान पण धारण केले आहेस पण भक्ताचा जसा भाव असेल त्याप्रमाणेच त्याला फलद्रुप होऊ शकतो तो कया बंधू म्हणतात आता आमच्याकडे काही बोल नाही तू स्वतः मिळवून तुझे तूच करून घेतली आहेस काही विपत्ती आपत्या आता मुशिया होता काय होईल अनंता पहा बोलू कासया बरी अनायासे झाली सायाशे विनो बोले चाले काबाड चुकली केले कष्टा वेगळे बरा सापडलाशी ओजा वर्मावरी केशी राजा यासे तुझा उजुरची नाहीसा तुकया बंधू मनी दगा बरा दिला होता वागा झडकरी चलागा चांग दैवे पावली देवा आमच्या मुलांना काही जर काही आपत्ती आल्यास काय होईल ते तुझे तूच पहा याबद्दल मी कशाला बोलू अनायासे हे बरे झाले बोलण्या चालण्याच्या सायासा शिवाय हे परिश्रम संपूर्ण आम्हाला तू कष्टा वेगळे केलीस हे राजा तू बरा सहजासहजी सापडला आहेस तू असा वर्मी सापडलेला असल्यामुळेच तुला सबब सांगण्यासारखे काही उरलेले नाही तू बंधू म्हणतात चांगला वाद्यांच्या गजराने तू आम्हाला दगा दिला होतास आता लवकर चल ना तुझे दैव चांगले म्हणूनच तुला मी आता सापडलो आहे देवा तुझे पे माझ्या पूर्वजांचे ऋणू आहे ते काने देशी अजून अवगलाशी झोंडपणे परे मी जाण जिवे जिरोने दे कळू येईल रोकडे उभा करीन संतान पुढे तुझे काय एवढे पुले मागता आजीवरी होतो निनता तो तुझ फावले रे अनंता कवडीचा तू आता पडो ने दिनो फेरू ठेविला ये जीवने जीव म्हणे तो कयाचा बंधव माझा गडा तुझा पाहू एके ठाई बांधेनू तेव्हा तुझ्याजवळ आमच्या पूर्वजांचे भक्तिऋण फार मोठे होते ते तू अजून परत केले नाहीस उगीच तू स्वच्छंदपणे वागतोयस आणि दांडगेपणा करतोयस पण मी तुला काही जिरू देणार नाही हे लक्षात ठेव जेव्हा मी तुला संतापुढे उभा करीन तेव्हा तुला प्रत्यक्ष अनुभव येईल आम्ही आमचाच हिशोब मागत असताना आम्ही तुझी भीती का धरावी हे देवा आजपर्यंत मी अजाणता होतो म्हणून तुला आतापर्यंत बरे फावले होते पण आता मी तेरून वसूल करताना एका कवडीचाही फरक पडू देणार नाही तुकया बंधू म्हणतात या जीवनाच्या ठिकाणी मी आपला जीव ठेवला आहे आता मी माझा गळा आणि तुझे पाय यांना एकत्र बांधून ठेवीन मागी असता ही कळला उमस घेऊ नसता दिला तेनेची काळे केला असता अवघा निवाडा इतका न लगता उशिरू न धरी तो भीड भारू शुद्धाशी व्यवहारू कासयासी लागला असो निया माल खरा किती केल्या येरझारा धरणे ही दिवस तेरा माझ्या भावी घेतले अजून तरी इतक्यावरी चुकवी चार हरी तुकया बंधू म्हणे उरी नाही तरी नोरू काही देवा तू ढोंगी आणि लबाड आहेस असे आम्हाला मागेच समजले होते त्याच वेळी तुला श्वास घेऊ दिला नसता त्याच वेळी सर्व प्रकारचा उलगडा केला असता त्यासाठी इतका उशीर लागलाच नसता तुझी काही भीड मी धरली नसती जी गोष्ट अगदी सुस्पष्ट आहे त्याच्यासाठी पंचायतीचा व्यवहार करण्याची गरज नाही आपला माल खरा असून सुद्धा किती खेपा घालाव्या लागल्या माझ्या भावाने तुझ्यासाठी तेरा दिवस धरणे धरले होते तुकया बंधू म्हणतात हे श्रीहरी यापुढे अजून तरी तू जनापुआ चुकव नाहीतर तुझा लौकिक काही सुद्धा उरणार नाही आता न राही ऐकू तुझा कळणारे लौकिक नेदी हालो ऐकू काही केल्या वाचुनी संबंध पडिला कोणाशी काय डोळे झाकी तोशी न पाचा पाशी दे नाही तरी ओढून ने दिस जाणवले नास केल्या विन उगले तरी तेही विचारिले आम्ही आहे तुझ आधी असेच करुणी किती गविली नाही निती तुक या बंधू म्हणे अंती न सोडवी ते खोडी देवा मी आता एक क्षणभर सुद्धा स्वस्थ बसणार नाही तुझा सर्व लौकिक मला माहीत झाला आहे आता काहीतरी निवाडा केल्याशिवाय तुला मी हलू देणार नाही तुझा संबंध कुणापाशी आला आहे आणि उगीच डोळे काही झाकून घेतलेस मी तुला पंचामध्ये ओढून नेहीन नाहीतर माझ्या भावाला तू परत दे तुझा काही नाश केल्याशिवाय तू शांतपणाने आणि सुखासुखी काही देणार नाहीस असे वाटते तरी त्याचाही विचार तुझ्या आधीच आम्ही करून ठेवला आहे तुकया बंधू म्हणतात तेव्हा आजपर्यंत असेच तुम्ही किती जणांचे नुकसान केले आहे किती जणांना नागवले आहे याचा काही नेम नाही तू शेवटी आपली काही खोड सोडली नाहीस तू जते सवे आहे ठावे घ्यावे त्याचे बुडवावे परिती आम्हा सवे आता न फावे काही न हो सोडा याचे धनी कष्टे मिळविले करुणी पहा विचारोनी आडी धरोनी काम नाही अवघी राहिली प्रकारू झालो जीवाशी उदारू असा हा निर्धारू कळला असावा असेल आता निदसूर नसावी गाठ पडली कुणबी असावी तुकया बंधू म्हणे राखावी देवा महत्व आपुले ज्याचे घ्यावे देवा त्यालाच तू लुबाडावी तुमची सवय मला माहीत आहे पण आमच्या पुढे मात्र हे काही चालणार नाही आम्ही ज्याचे धनी आहोत ते काही आम्ही सोडून देणार नाही कारण ते आम्ही मोठ्या कष्टाने मिळवले आहे नीट विचार करून पहा मनामध्ये आडी धरून काही उपयोग नाही सर्व प्रकार दूर करून मी जीवावर उदार झालो आहे माझा या संबंधीचा निर्धार तुम्हाला समजला असेलच तुकया बंधू म्हणतात म्हणूनच देवा तुम्ही आता अर्धवट झोपेच्या अवस्थेत राहू नका तुमची गाठ एका कुणब्याबरोबर पडलेली आहे त्यामुळे तुमचा मोठेपणा तुम्ही नीटपणे सांभाळून ठेवा